people. काले जातली पोरा सम्द्या चाम होरा काले जातली पोरा सम्द्या चाम नवा कोरा झगा तिथा माणूस बनतो येतोचा चमचा मोजतोय काळ्या काळ्या नोटा बशिला लावा नैवेद्य दावा बशिला